सद्गुरूंचे रात्रीचे भजन जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारणा वेपा Sanat सगुणात् गाईले तुकेची नामते गाईले तुकेची साठ लक्ष केला बोधर जगासी वर्णिले रूपासी तितुकेची लक्ष केली देवासी करुणा कर्मकांड जाणा एक लक्ष विठ्ठल म्हणे तू कया शेवटी निज खाया परमात्मा गुरुवा गुरु हा परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू विश्वासू विश्वासू देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला होय त्याचे घरी संचिला होय त्याचे घरी संचिला दाता उदार कल्पतरू ज्ञान बुद्धी परवाचे अगोचरू आत्माराम मुरलिंग जंगम विवर्ग करुणा करो आत्माराम भाऊ साहेब उमदे करुणा करो आत्माराम भाऊ साहेब उमदे करुणा करो आत्माराम सिद्धरामेश्वर पात्रे करुणा करो आत्माराम सिद्धरामेश्वर पात्रे करुणा करो राम रणजितेश्वर मुम्बई करुणा करु जय रामदास महाराज की जय रघुनाथ प्रिय महाराज की जय राजा सदगुरुनाथ श्री गुरुलिंग महाराज की जय राजा सदगुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजा सदगुरुनाथ श्री रामेश्वर महाराज की जय राजा काळसुरेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुराज श्री दत्त महाराज की जय राजाधिराज सद्गुराज श्री रणजीत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त सिद्धगिरिवासी सद्गुरुराज काळसुरेश्वर महाराज अल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा कोणे काळी ही मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी शरीर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मी तवान्याई अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तू जरा नाही कधी वाचे निधी माय बापा नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांगले हिंग नावडे पुराण बैसले संत केली बहुत करिता सदा संता संगा देगा सदा तुका मणे गर्भवासी सुखे गालावे वे करीती सेवा किया है महाराज की जय भक्त कार्य कल्पद्रुम श्री गुरु सार्वभौम श्रीमत राजाधिराज योगी महाराज त्रिभुवनानंद द्वैत भेद निरंजन निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित स्थापनाचार्य श्री सद्गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज पाथरी यतिवर भोपराग सदोदित सद्गुरु श्री रणजितेश्वर महाराज मुंबई भोपरा मुम्बैयतिवरे सद्गुराज सिद्धरामेश्वर महाराज श्री जय श्री राजा महाराज રાજાધિરાજ સદગુરાજ શ્રી નિસર્ગદત્ત મહારાજ जन्माची जन्मा मुळी खणुनिया दूरावली ती पहा ऐसा सद्गुरुराजमि नमि आतासो आता सो सद्गुरुचा गाध महिमा कैसा सा शके दीनमि वर्णाया श्रुतिशेष कले तेथे मती हो निरपेक्षप्रेमयितुके लोटे सदा रही ओ आळु नितया अमुचा प्राणासिटा जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री रणजीत महाराज की जय परम दयालु उदार दाता सिद्ध राम ने। अकण्ठ दिधले प्रसाद भोजन तृप्त अमी तेणे अकण्ठ दिधले प्रसाद भोजन तृप्त अमी तेणे परम सिद्धराम प्रभुले प्रभुले अखण्ठ दिदले प्रसाद भोजन तृप्त अमितेणे अखण्ठ दिदले प्रसाद भोजन तृप्त अमितेणे उठाता गुरु भक्त जन जापुलास्ताना जापुलास्ताना दत्तमणे निशिदिनी पुन्मनी जोपनि ज्ञान दत्तमणे निशिदिनी उन्मनी जोपी ज्ञाना दत्तमणे निषिधि उन्मनी जोपी घ्याना